अध्याय दोनशे पाचवा आत्मप्राप्तीचा उपाय मनु म्हणाला शारीर अथवा मानस दुःखाची पीडा होऊ लागली म्हणजे ब्रह्मप्राप्तीविषयीचा यत्न अर्थात योगाभ्यास करता येणे शक्य नसते यास्तव त्या दुःखाचे चिंतन करू नये चिंतन न करणे हेच दुःखनाशाचे औषध आहे दुःखाचे चिंतन करू लागले म्हणजे ते समीप येऊन ठेपते आणि पुनः पुनः सुरू होते ज्ञानाच्या योगाने दुःखाचा नाश करावा व औषध प्रयोगाच्या योगाने शारीर दुःख नष्ट करावे अशा प्रकारे दुःखनाश करणे हेच ज्ञानाच्या सामर्थ्याचे लक्षण आहे दुःखाचा परिहार न करता एखाद्या मुलाप्रमाणेच घोटाळून जाऊ नये तारुण्य रूप जीवित द्रव्यसंचय आरोग्य व प्रियजनांचा समागम ही सर्व नश्वर आहेत यास्तव शहाण्या मनुष्याने त्याचविषयी आशा करू नये सर्व देशावर ओढवलेल्या दुःखासंबंधी एकाच व्यक्तीने शोक करीत राहणे योग्य नाही त्या दुःखाचा नाश नाशाचा काही उपाय आहे असे दिसेल तर त्याचे अवलंबन करून शोक करीत न बसता दुःखाचा प्रतिकारच करावा या जीवितामध्ये सुखाहून दुःख अधिक आहे यात संशय नाही पण सुखासाठी इंद्रियांच्या विषयांवर प्रीती जडली म्हणजे मोह उत्पन्न होऊन सुख न होता उलट अनिष्ट अशा मरणाची मात्र प्राप्ती होते जो मनुष्य सुख दुःख या दोहोंचाही त्याग करतो त्यालाच अनंत अशा परब्रह्माची प्राप्ती होते आणि ज्यांना ब्रह्मप्राप्ती झाली असेल त्यांना शोकाचा संबंध घडत नाही द्रव्याच्याही पाठीमागे दुःख लागलेच आहे ते संपादन करण्याचा कामी दुःख भोगावेच लागते आणि पालन करण्यातही सुख होत नाही यास्तव त्याच्या नाशासंबंधीही काळजी बाळगण्याचे कारण नाही परब्रह्म हेच अविद्येच्या योगाने अहंकारादी स्वरूपाने युक्त झाले आहे अलंकार हा सुवर्णाचा जसा एक धर्म आहे तसेच मन हेही त्या आत्म्याचा एक धर्मच आहे या मनाला ज्यावेळी श्रोत्राद्री ज्ञानेंद्रियांचा संबंध घडतो त्यावेळी त्याची विषयाकार वृत्ती होते जेव्हा कर्मजन्य संस्काराने युक्त असलेली बुद्धी मननात्मक वृत्तीमध्ये लीन होऊन जाते तेव्हा ध्यानयोगाने ब्रह्माकार वृत्ती करून ब्रह्मज्ञान संपादता येते योगाभ्यासा वाचून बुद्धी आत्म्याकडे वळत नाही कारण ज्याप्रमाणे पर्वत शिखरावरून निघालेले पाणी मागे न वळता पुढे पुढे जात असते त्याप्रमाणे अविद्येपासून निष्पन्न झालेली ही बुद्धी इंद्रियादिकांशी संबंध होऊन विषयामध्ये धावत असते पुढे जेव्हा अज्ञानाचा नाश होतो तेव्हा कसोटीवर उठलेल्या सुवर्णाच्या रेषेप्रमाणे बुद्धीच्या वृत्तींमध्ये सर्वाहून प्राचीन आणि अहंकारादी संबंध शून्य अशा ब्रह्माची अभिव्यक्ती होते अखंड अशा त्या चैतन्याची अभिव्यक्ती होण्यापूर्वी त्याच्या अखंड प्रकाशाने मन पूर्वीच नाहीसे झालेले असते मन हे इंद्रियांच्या विषयांचे व त्यातूनही जे पुढे येतील तेवढ्यांचेच ज्ञान करून देण्याविषयी समर्थ आहे आणि म्हणूनच ज्याचा इंद्रियांशी संबंध नाही अशा परमात्म्याच्या ज्ञानाच्या कामी त्याचा काहीही उपयोग नाही ही सर्व इंद्रियरूपीद्वारे बंद करून प्रथम मनोमय अर्थात संकल्प स्वरूपी होऊन जावे नंतर मनाचाही बुद्धीमध्ये लय करावा तदनंतर केवळ अस्तित्वरूपी एकाग्रता संपादन करावी म्हणजे पुढे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते ज्याप्रमाणे सुषुप्तीमध्ये पंचतन्मात्रांचा नाश त्यांच्या पंचमहाभूतरूपी कार्यासह होतो त्याचप्रमाणे अहंकारामध्ये लीन होणारी बुद्धी इंद्रियरूपी आपल्या कार्यासहच लय पावते बुद्धीचा अहंकारात लय झाला तरी तिचे गुण अहंकारास दूषित करू शकत नाही कारण निश्चयरूपी धर्माने युक्त असलेली ही बुद्धी जेव्हा अहंकारामध्ये लीन होऊन जाते तेव्हा ती अहंकार स्वरूपीच बनून जाते पुढे ध्यानाच्या योगाने ज्याच्यामध्ये सत्वगुणाचे आधिक्य झाले आहे तो अहंकार रूपादी गुणांनी विशिष्ट असणाऱ्या विषयांसह त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये लीन होतो आणि पुढे तिचाही निर्गुण अशा परमात्म्याच्या ठाई लय झाला म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होते ज्याच्यापासून अहंकार उत्पन्न होतो त्या अव्यक्ताच्या स्वरूपाचे ज्ञान होईल असा दृष्टांत सांगता येणे अशक्य आहे कारण जेथे वाणीचाच प्रवेश होऊ शकत नाही असा तो विषय आहे मग त्याचे ज्ञान कसे करून देता येईल ध्यान योगाचे अवलंबन करून साक्षात्कार संपादन केला साक्षात्कार संपादन केला पाहिजे मननरूपी युक्तीने अनुचिंतन केले पाहिजे शमदमादिकांचा अंगीकार केला पाहिजे जाती धर्माचे पालन केले पाहिजे आणि वेदांत वाक्यांचे श्रवण केले पाहिजे म्हणजे अंतःकरणाची शुद्धी होते अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे ब्रह्मज्ञानाची इच्छा करावी कारण अंतःकरण शुद्धीनंतर ब्रह्मज्ञान होणे शक्य आहे अहंकारादी शून्य अशा परमात्म्याच्या स्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजे बाह्य वस्तूंविषयीही त्याच्या अंतकरणात अभेद बुद्धी उत्पन्न होते कारण बाह्य वस्तू ही मूल प्रकृतीची कार्ये असून मूल प्रकृती ही तुच्छ आहे म्हणूनच प्रधान वादादिक तर्कांच्या बाहेरचे असे जे परब्रह्म तेच त्या ब्रह्मज्ञ पुरुषाला अंतर्बाह्य दिसू लागते इंद्रिये विषय इत्यादिकांच्या ठिकाणी स्वभावता जडणारी बुद्धी त्यांच्या संपर्काने शून्य झाली अर्थात निर्गुढ बनली म्हणजे इंधनामध्ये ज्याप्रमाणे अग्नी उत्पन्न होतो त्याप्रमाणे तिच्यामध्ये ब्रह्मस्वरूप प्रकट होते आणि तिलाच इंद्रियादिकांचा संपर्क झडला म्हणजे परब्रह्मापासून निवृत्त व्हावे लागते ज्याप्रमाणे सुशुक्तीमध्ये पाच इंद्रिये आपल्या कार्याचा त्याग करून कारणरूपी अज्ञानाच्या स्वरूपाने राहतात त्याचप्रमाणे प्रकृतीहून पर असलेले परब्रह्म तुर्यावस्थेत अज्ञानाधी उपाधींचा त्याग करून केवळ चिन्मय होऊन राहते याप्रमाणे अज्ञानामुळेच चिदाभास रूपी सर्व जीवांची उत्पत्ती होते व अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे त्याच्या जीवत्वाचाही नाश होतो त्या जीवांची कर्माकडे प्रवृत्ती झाली म्हणजे त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते पुरुष प्रकृती बुद्धी विषय इंद्रिय अहंकार व अभिमान या सर्व समुदायाला भूत अशी संज्ञा आहे या भूत समुदायाची उत्पत्ती प्रथमत मायाविशिष्ट परमात्म्यापासून झाली आणि नंतर सर्व सृष्ट पदार्थात उत्पत्ती झाली पदार्थांची उत्पत्ती झाली या उत्पत्तीत बीजांकुरासारखा नियम आहे म्हणूनच घट पृथ्वी इत्यादी विशिष्ट स्वरूपांवरून विशेष शून्य अशा तन्मात्राधिकांचा बोध होतो धर्माच्या योगाने अत्यंत कल्याण होते व अधर्माच्या योगाने अकल्याण होते विषयास विषयास विषय वासनांनी युक्त असलेला पुरुष प्रलयकाली प्रकृतीमध्ये लीन होतो व वैराग्यवान पुरुष आत्मज्ञान संपन्न अर्थात मुक्त होतो ओम तत्सत